दिवस मावळला चौकात पडलेली पिंपळाची सावली घरात शिरली अंधार दाटला दिवे लागण झाली दोन्ही मुलंही घरात आली न सांगता केशवन हातपाय धुतले करोती म्हणून झाली अंधार गडद पडला काळोख झाला आणि लक्ष्मीबाई सारख्या आत बाहेर करू लागल्या माझ घरात काही सूचना असं झालं आदनं मधनं पाल बोलू लागली आणि लक्ष्मीबाई आतनं उठून बाहेर आल्या तळ हातावर गाळ टेकवून त्या उसरीवरून बसून राहिल्या लक्ष दाराकडे लागलं होतं बाहेरची गल्ली एखाद्या भुयारासारखी दिसत होती पावलांचा आवाज येईल म्हणून कान वाट पाहत होते पण परमेश्वराचा धावा करीत मन परमेश्वराचा धावा करीत होतं वाऱ्याकडे तोंड पसरून त्या बसल्या होत्या अजूनही आबांचा पत्ता नव्हता वाट पाहून डोळे शिनले मन थकलं मुलं गावात जाऊन बघून आली आबा गावात नव्हते चावडीत नव्हते मग कुठं गेले इतका उशीर ते कुठं बसणार नाहीत आणि आणि औचित त्यांच्या छातीत धस झालं फिरायला म्हणून एकटेच बाहेर गेले असतील कल्लोबाच्या बनाकडं आत्ताशा जात होते सांगूनही ऐकत नव्हते आणि एकाएकी त्यांना द्वारका काकूंची आठवण झाली किर्र बनात सापडल्यासारखं झालं दोन्ही मुलांना जवळ घेऊन त्या वाट बघत बसल्या घराचा दरवाजा पुढं न लोटता त्याने उघडाच ठेवला दिवा न विजता जळत राहिला रात्र गेली पहाट झाली तांबडं फुटून आभाळ फटफटलं आणि आभाळच फटलं आबांचा अजून पत्ता नव्हता ठाव ठिकाणा लागत नव्हता दिवस उगवला तिरकी उन्ह आता आत आली उन्ह आली पण आबा आले नाहीत प्रकाश आला आणि काळोख पसरला दिवस उगवला आणि रात्र झाली ऐस पैस लांब लचक पसरल्या ओसरीवरच्या तक्क्या सुना सुना दिसू लागल्या असून नसल्यासारखे आणि तिसऱ्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला येता महार पळत पळत आला तो धाप्पा टाकत आत आला आणि ठेस लागल्यागत कोलमडला दगडी जोत्यालाच कवटाळून म्हणाला घात झाला घात झाला मुलांना कवटाळून बसल्या लक्ष्मीबाई भुईलाच पालत्या पडल्या आणि एक हंबरडा फोडून गलगार झाला बसलेली इतर माणसं तटाटा उठून उभी राहिली येताळाभोवती सारी गोळा झाली टकामका त्याच्याकडे बघत राहिली दोन्ही पंजात तोंड दडवून येताळा सांगू लागला कल्लोबाच्या बनात अंगाला मुंग्या लागून तोंड वळकूही ना झालंय काळ्या मुंग्या कुठं अंगावर वार नाही कसली निशाणी नाही अंगावर काकवी काकवी वातून काक काकवी वातून हो हो झाडाला बांधलंय तोंडात कापडाचा बोळा तेवढा कोंबलाय अंगाला मुंग्या लागून वळकुई ना झालंय दिवाळी आली नव्या कपड्यांची खरेदी झाली कोऱ्या लुगड्यांच्या घड्या गाईच्या अंगावरनं फिरल्या शिंप्यांच्या दुकानात रात्रभर अर्गणी पेटत राहिल्या जागरणानं बायकांची कंबरडी मोडली गऱ्याचा बुंदीचा लाडू गुळाचे साखराचे कानुले शेवकाटे खडगुळे अशा जिन्साने भरलेली ताटं वर विणलेला पांढरा रुमाल घालून एकमेकांच्या घरात गेली आली फटाक्यांचा दणाका उडाला सरकीचं तेल लावून आंघोळी झाल्या पुरुषांनी जरीकाठी बांधली आणि कोशे फेटे डोक्याला बांधले आणि शालू पैठणी दिसून बायका नटल्या एका रात्रीत पर्टिनीनं गाव ओवाळून काढलं फराळ आराळ सुरू झाला तुप्पा तेलानं घसा भरला चार दिवस चंगळ झाली वर्षाची दिवाळी आली आणि हुरहुर लावून निघून गेली ओढ्याला आलेला पूर घटकाभरानं ओसरावं तसं झालं दिवाळी गेली आणि रानातल्या कामांची तापद्रा सुरू झाली वेळेला पोटाला खायलाही लोकांना फुरसत मिळेना झाली पुरुषाला घरचं तोंड दिसेना झालं दोन वेळा गावात यायला सवड मिळणार झाली बाकरी रानात जाऊ लागली जिकडं तिकडं रानात वस्त्या पडू लागल्या आणि जो तो आपापल्या तापत्र्यात घडवून गेला कोणाची शेंग काढायची आली होती कोणाचा जोंधळा कोपा कापायला आला होता मिरची तोडायला आली होती आणि पिवळ्या पडल्या हळदीचं शिवार घमघमत होतं तंबाखूतला कुळव बंद होऊन शेंडा खुडणी नेमानं चालू होती राणातली पिकं अशी हातातोंडाला आली आणि आपल्या पदर आलेल्या लेकीवर नजर ठेवावी तशी डोळ्यात तेल घालून पिकांची राखण सुरू झाली तरीही डोळ्यात माती पडत होती सकाळी उठून बघावं तर खुडलेल्या कणसांची धाटं उपटलेले शेंगांचे वेल अवचित दृष्टी पडायचे बुरट्या चोऱ्या अशा सुरू होत्या आणि पाखरांनी सतावून सोडलं होतं लोकांच्या झोपा ठार उडाल्या होत्या रात्रभर शेकोट्या पेटताना दिसायच्या तापत्र्यात गडून गेले होते आणि भल्या पहाटे तांबडं फुटायलाच रानात आरडा सुरू झाला गोपणी फिरू लागायच्या या आरड्यांनी आणि पाखरांनी राणं गजबजून जायची दंगा उसळायचा त्यातच पार्कातली हरणं डुकरं गोळा डोळा चुकून रानात घुसायची शेंगांचं वावर नांगरून निघायचं जोंधळ्यांची धाटं काड काड मोडून आडवी पडायची पार्कातली ही जनावर आली म्हणजे टोळधाड आल्यागत पाणी यायची आणि मुसंडी मारून पिकात घुसायची मग हा हा हा करत लोक माग करा लागायचे गोफणी फिरायच्या बार व्हायचे आणि पत्र्याचे डबे वाजवत ही मिरवणूक रात्रभर रानात घुमायची रानात असा हैदोस घालून ही जनावर निघून गेली म्हणजे पिकांची झालेली नासाडी बघत शेतकरी तळमळत राहायचे होता होता ऐन सुगीचा घाटा सुरू झाला थंडीनं जरा जोर केला ताप येऊन जर ओतल्यागत ओठ फुटू लागले टाचताना भेगा पडून नीट पाय टेकता येणार झाला एकेकाला सप्पाई तोंड उघडून बोलता येईना झालं वस्तीला जाणारे लोक एकावर एक डबल कुडतं घालून जाऊ लागले आणि रात्र रात्र शेकोटी धरून बसू लागले थंडीचा असा कडाका पडला आणि जोंधळ्याची पानं बुडक्यापासून शेंड्यापर्यंत वाळत निघाली कंस गच्च धरू लागली हुरडा सुरू झाला ऊन ऊन हुरड्यावर एक वेळची भूक भागू लागली भाकरी करून झाल्या म्हणजे बायकाही तव्यावर शेंगा भाजू लागल्या तो मऊ सुरकुतलेला दाना पुराणागत लागू लागला लोकांच्या तब्येती सुधारू लागल्या हडाडलेली पोरं अंग धरू लागली जिकडं तिकडं लोक सारखे चरू लागले आणि कुरणात चरणाऱ्या खोंडागत त्यांच्या अंगावर मांस वाढू लागलं महारा पोरांच्या पोटालाही टाचकं पडेना झालं आणि एकाएकी झुंजळ्याच्या कापण्या सुरू झाल्या शेंगाच्या वावरात कुदळी दिसू लागल्या वर्षभर सांदी कोपऱ्याला पडलेले विळे लोहाराच्या घरी जाऊन पाणी पिऊन येऊ लागले गडी जोंधळा कापायला जाऊ लागले बायका शेंगा वेचायला पळू लागल्या दिवस दिवसभर घरांना कुलप पडू लागली शाळाही ओस पडल्यागत झाली हे दिवस पुन्हा वर्षानं दिसणार होते सार गाव त्यात घडवून गेलं बायका पोरं म्हातारी कोतारी साऱ्यांनाच मागे सुगी लागली शेंगानं भरल्या बुट्ट्या आणि कणसांच्या जुड्या रोज घरात येऊ लागल्या सालाची बेगमी करण्यात लोक गुंग होऊन गेले जीवाला बरं नसलं तरी लोक दुखणं अंगावर काढत होते आला दिवस ढकलत होते चार चार दिवस अंगाला पाण्याची शिवाशिव होत नव्हती जोंधळा कापताना विळा लागून बोट कापत होती शेंगा काढताना पायावर कुदळ बसत होती पायाला सड लागून इजा होत होती पण कामाच्या घाईत घरी बसायला सवड नव्हती तात्पुरती एक चिंदी बांधून लोक तसेच काम करत होते आपल्या असा घायटा उडाला होता आणि दहा आळी हिंडून ही कामाला माणसं मिळत नव्हती जोडणी झाली तरी काम उरकत नव्हतं सुगी अशी भरास आली होती आणि तंबाखू खुडायला गडी मिळत नव्हते मिरच्या तोडायला बायका गावत नव्हत्या नवी फुट उगवून तंबाखूची झाडं वाढत होती खापरीगत जाड दिसणारी पानं कागदागत पातळ होत होती तोडायला आलेल्या मिरच्या झाडालाच गळून खाली पडत होत्या वेळच्या वेळी पाणी पाजायला फुरसत होत नव्हती आणि काळाभोर दिसणारा ऊस वाळून पिवळा पडत होता एकाच वेळी सगळी कामाशी हातघाईवर आली होती जोंधळा कापावा का शेंग काढावी मिरची तोडावी का तंबाखूचा खुडा करावा उसाला पाणी द्यावं का खळ्यात पात घालावी जे जमेल ते उरकून घेण्याचं काम चालू होतं गडी मिळतात तोवर जोंधळा कापून घ्यावा बायका मिळतात तोवर शेंगा काढून घ्याव्या अशी कामं सुरू होती गड्या माणसावर अवलंबून राहत होती मळण्या सु होऊ लागल्या खळी उलगू लागली रानातलं धान्य घरात येऊ लागलं पीक निघालेली मोकळी रानं लांबच लांब पसरलेली दिसू लागली ज्वारी गेली आणि सडातली तूर तेवढी मागे राहिली तुरीच्या पिवळ्या फुलातून बाहेर आलेली कोवळी शेंग निभर होऊ लागली लोकांचं लक्ष बाजारभावाकडे लागून राहिलं दुसवट्याच्या पिकांचा विचार मनात घुळू लागला पीक निघालेल्या मोकळ्या रानात दुसरं कोणतं पीक घ्यावं ह्या विचारात शेतकरी गर्क होऊन गेला सणाला पोळ्या खायला खपली करावी का हरभऱ्याचा बेवड करावा मनातल्या मनात अशी चलबिचल सुरू झाली बाप लेखात वाद होऊ लागले कांदा लावावा का रताळीला करावी रताळी लावावी का गाजरं करावी नक्की ठरत नव्हतं खरीप पिकांची काढणी चालू होती आणि रब्बीला अशी सुरुवात झाली होती सुगी आटपत आली तरी तापत्रा संपली नव्हती पिकं निघून जमिनी मोकळ्या झाल्या तरी लोक रिकामे झाले नव्हते जो तो आपल्या विचारात गर्क होता दुसरा कशाचा विचार करायचा उगवणारा दिवस मावळत होता आणि मावळणारा दिवस उगवत होता